जारी देऊनी बीज मंत्र मजला संसार्या तारिले मोक्षाची मज जाण वाट बरवी सोडिले जन्माची सगळी तसे आता लोभ हा माझ्या सद्गुरुचा गाद महिमा कैसा शके दिन मी वरणाया श्रुतिशेष जे ते मंदमे पाहोनी निरपेक्ष प्रेम तुगे लोटे सदा निरई ओ वाळू दयावरून अमुच्या सद्गुणाथ रामेश्वर महाराज की जय. राजा सद्गुणाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजा सद्गुणाथ श्री निसर्गदत्त महाराज की जय. राजा सद्गुणाथ श्री रणजित